श्रीधर स्वामीकृत श्री राम विजय अध्याय चौदावा कोण तू कुठला राजकुमार प्रभू रामरायाची कथा म्हणजे मोक्षरूपी वृक्षाचे बीज आहे रामकथा म्हणजे संसाररूपी नदीतून पार करणारी नौका आहे अज्ञानरूपी अंधाराचा नाश करणारा तो एक दीप आहे आपले मनोरथ पूर्ण करणारी ती कल्पलता आहे रामकथा म्हणजे आनंदाची नदी पुण्याची खाण मोक्षाची जननी आणि आपली पापे नाहीशी करणारी पवित्र गंगा नदीच आहे अशा रामकथेचा पुढील भाग पाहूया राम लक्ष्मण आणि सीता गोदावरी काठी पंचवटीत आश्रम बांधून राहू लागले त्या काळातला हा कथाभाग आहे लक्ष्मण रानावनात फळे आणायला जात असे त्या भागात वेळूचे एक प्रचंड बेट होते त्या बेटात शुरफणखेचा मुलगा म्हणजे रावणाचा भाचा शंभर साठ हजार वर्षापासून शंकराची आराधना करीत बसला होता त्याला शंकर प्रसन्न होऊन त्याच्याकडे शंकराने काळखडक नावाचे अस्त्र टाकले भर दुपारी ते काळ खडक आकाशातून उतरू लागले तेव्हा त्या शस्त्रदेवतेचे मनात आले मी या असुराच्या हातात जाण्यापेक्षा तपस्वी पुरुषाला शरण गेलेले बरे असे म्हणून ते काळ खडक सरळ लक्ष्मणाच्या हातात येऊन पडले ते अतिशय धारदार शस्त्र पाहून लक्ष्मणाला त्या शस्त्राची धार पाहण्याची तीव्र इच्छा झाली त्याने त्या शस्त्राने वेळूच्या बनावर सपासप वार करण्यास सुरुवात केली तेव्हा या शंभरावर पण वार होऊन तो मृत्यू पावला रक्ताचे पाठ वाहू लागले लक्ष्मणाला हे पाहून अत्यंत वाईट वाटले त्याला वाटले माझ्या हातून कोणातरी महान तप करणाऱ्या ऋषीचा घात झाला लक्ष्मणाचा चेहरा कोमेजला आणि तो पर्णकुटीकडे येऊ लागला सीतेने लक्ष्मणाचा चेहरा पाहून रामाला म्हटले आर्यपुत्र आज लक्ष्मण भाऊजींचा चेहरा कशाने कोमेजला आहे त्यांची चालही आज अधिक संत झाली आहे तेव्हा लक्ष्मण सांगू लागला माझ्या हातात अचानक एक शस्त्र आले मी वेळूच्या बेटावर ते चालवीत असताना एका तपस्व्याचा माझा माझ्या हातून घात झाला राम म्हणाला लक्ष्मणा तो तपस्वी नसून राक्षस होता शंकरांकडून शंकराकडून शस्त्र घेऊन तो त्या शस्त्राने ऋषीमुनींना ठार मारणार होता जो दुसऱ्याचा घात करण्याचा विचारात असतो त्याचाच घात तो भगवान शंकर करतो असे म्हणून रामाने लक्ष्मणाची समजूत घातली इकडे शोरपणखेला भयानक स्वप्न पडले ती जागी झाली तिने बरोबर चार राक्षसणी घेतल्या आपला मुलगा जिथे बसला होता तिथे आली तेथील भयानक दृश्य पाहून ती अतिशय रागावली याला ठार कुणी मारले याचा ती शोध घेऊ लागली तिला मानवी पाऊल खुणा दिसल्या ती त्या खुणेच्या वाटेने चालू लागली तिला लक्ष्मण प्रथम दिसला तिला खात्री झाली की यानेच माझा मुलगा मारला तिने राक्षसे रूप टाकले आणि एका सुंदरीचे रूप घेतले तिच्या चारी सख्याही अतिशय सुंदर घेऊन तिच्यासह पुढे आल्या लक्ष्मणाला पाहून शूर्पणखा त्याच्याजवळ जाऊन प्रेमाचे नाटक करीत म्हणाली तुझ्यासारखा तरुण मला आजपर्यंत भेटला नाही म्हणून मी कुमारीच राहिले आहे आणि तिने लक्ष्मणाजवळ एकदम लग्नाचाच प्रस्ताव मांडला लक्ष्मण तिला म्हणाला समोरच्या पर्णकुटीत माझे भाऊ भावजय राहतात त्यांच्या परवानगीशिवाय मी तुझ्याशी लग्न करणार नाही शुरपणकार रामाकडे निघाली वाटेत तिने आपल्या सख्यांना म्हटले उद्या या तिघांना आपण खाऊन टाकूया शुरपणकार रामाकडे आली आणि सीतेशी गोड गोड बोलू लागली सीतेला वाटले आपल्याला ही जाऊबाई चांगली आहे ती सीतेला सांगू लागली मला भाऊजींकडून परवानगी मिळवून दे त्यांच्याशी लग्न करून मी त्यांना सुख देईन प्रभू रामाने तिच्या डोळ्यात पाहिले त्याला डोळ्यांच्या भावल्या उलट्या दिसल्या तिच्या मनाची स्थिती प्रभू रामचंद्राने ओळखली प्रभू रामचंद्र म्हणाले तुला लग्नाचे आज्ञापत्र लिहून देतो तुझ्या पाठीवर लिहिण्याशिवाय दुसरीकडे कुठे लिहिणार रामाने तिच्या पाठीवर लिहिले आणि सांगितले लवकर लक्ष्मणाकडे जा उशीर करू नकोस शुरफणखा धावत धावत पळत लक्ष्मणाकडे आली आणि भाऊजींनी परवानगी दिली म्हणून अतिशय हर्षित होऊन त्याच्या अंगाशी झुंबू लागली तेव्हा लक्ष्मण विचारू लागला त्याने परवानगी दिली हे कशावरून खरे मानू तेव्हा ती रागाने म्हणाली मी तुमची उद्या पत्नी होणार इतका अविश्वास बरा नाही हे पहा आज्ञापत्र असे म्हणून ती लक्ष्मणाकडे पाठ करून उभी राहिली रामाने तिच्या पाठीवर लक्ष्मणाला लिहिले होते ही रावणाची बहीण शूर्पणखा ही ही स्त्री असल्यामुळे हिचे हत्या करू नको पण हिचे नाक आणि कान कापून हिला ताबडतोब लंकेत पाठव लक्ष्मणाने शुरफणकेशी प्रेमाचे नाटक करण्यास सुरुवात केली त्याने तिला सांगितले आता आपण एकांतात बसूया या सख्यानं दुसरीकडे पाठवून दे सख्या दूर गेल्या सुरफणकेला त्याने वेणी धरून जमिनीवर पाडले ती लक्ष्मणाला सांगू लागली अहो मी तुमचीच आहे तुमच्या सुखासाठीच मी सिद्ध आहे तेव्हा लक्ष्मणाने तिचे नाक कान एका क्षणात कापले तेव्हा तिने ओरडत ओरडत भयंकर राक्षसीचे रूप धारण केले नाकापासून रक्ताचे पाठ वाहू लागले ती सगळ्या राक्षसांना हाका मारू लागली पळत सुटली तिला सर्वत्र लक्ष्मणच दिसत होता कुठे पावे तेच सुचत नव्हते पाचही जणी आरडाओरडा करीत धाव धाव धावत सुटल्या ते ऐकून त्रिशीर खर दूषण हे राक्षस सैन्य येऊन धावले सूर हे त्याचा लंकापती वाटेत रक्ताने माखलेली शुरपणका त्याने बघितली पर्वताला शेंदूर फासला आहे की काय अशी ती शूर्पणखा त्या राक्षसांना पाहताच ती म्हणाली राक्षसांचा नाश होण्याची वेळ आली आहे चला मी तुम्हाला पंचवटीत राम लक्ष्मण सीता दाखवते त्या लक्ष्मणाच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय मला चैन पडणार नाही शूर्पणखेने निवडक चौदा राक्षसवीरांना बरोबर घेतले त्या सैन्याला मार्ग दाखवण्यासाठी नाक कापलेली मूर्तिमंत अपशकुमी शूर्पणखा पुढे राम लक्ष्मणाच्या रक्तामासाची मेजवानी मिळणार या विचाराने आनंदित होऊन सर्व राक्षस सैन्य रामावर धावून आले पर्वत दरीमधून अचानक सिंह यावा तसा राम धनुष्यावर बाण सज्ज करून तयार झाला त्याने सूर्यमुखी बाण सोडला आणि त्या बाणाने चौदा राक्षसांची डोकी उलटली शूर्पणखेने चौदा राक्षसांचे रामचरणी बळी दिले लक्ष्मणाने शूर्पणखेला मारण्यासाठी धनुष्याला बाण लावला तेव्हा लक्ष्मणाला रामाने सांगितले हिला मारू नको ही अशीच लंकेत जाईल ही हकीकत सांगून आणखी राक्षस इथे आणेल तेच आपल्याला हवे आहे मग खर दूषण त्रिशी हे राक्षस चौदा सहस्र सैन्य घेऊन राम लक्ष्मणावर धावून आले राम लक्ष्मणाने त्या सर्वांना ठार मारून राक्षस कोळाला घाबरवून सोडले शूर्पणखा थेट लंकेत रावणाकडे धावली रावणाला सगळे सांगू लागले शूर्पणखेचे नाक कापले रावणाने तिला बोलाले सर्व हकीकत विचारली तिने सांगितले पंचवटीत राम लक्ष्मण आले आहेत त्यांनीच माझी अशी अवस्था केली खर दूषण त्रिशेर यांच्यासह कित्येक सहस्त्र राक्षसांना ठार मारले तू त्यांचा सूड घे सीता ही अत्यंत रूपवान आहे तू स्वयंवराच्या वेळी ती हच्ची घालवली तर आता काहीतरी कर रावणाने त्याचे सांत्वन केले मनात त्यांनी निश्चय केला मारीच मामाला हरणाचे रूप घेऊन पंचवटीत पाठवतो हरिण मारण्यासाठी राम हरणाच्या मागे धावेल आणि मग मी सीतेला लंकेत पळवून आले अशा प्रकारे रामाचा नाश कसा करावा या विचारात रावण मग्न झाला अध्याय चौदा समाप्त